अध्याय एकशे सत्त्याण्णवावा जपाचे अन्य फल युधिष्ठिर म्हणाला जपकर्त्याला उत्कृष्ट प्रकारची गती मिळते असे आपण कथन केले पण त्यांना ही एकच गती मिळते की आणखी दुसरीही मिळते ते निवेदन करावे भीष्म म्हणतात हे श्रेष्ठा प्रभुत्व संपन्न राजा जपकर्त्यांना दुसरी कोणती गती मिळते अर्थात ते अनेक प्रकारच्या नरकास म्हणजे क्लेशप्रदायक असल्यामुळे नरकतुल्य अशा निकृष्ट गतीस कसे जातात ते आता लक्षपूर्वक ऐक जो जपकर्ता पूर्वोक्त प्रकाराने जप न करता काही अंगाने अपूर्ण असाच जप करू लागतो त्याला नरकप्राप्ती होते जो जपकर्ता पुरुष अश्रद्धेने जप करतो व ज्याला जपापासून आनंदही होत नाही अथवा जपाचे ठिकाणी त्याची प्रीतीही जडत नाही तो निसंशय नरकास जातो अहंकार असलेले सर्वही जप करते नरकास जातात आणि दुसऱ्याचा अवमान करणाऱ्या जापकालाही प्राप्ती होते जो मोहग्रस्त पुरुष कामनापूर्वक जप करतो त्याला ज्या फलाविषयी त्याचे प्रेम असेल त्या फलाचा उपभोग घेण्यास योग्य अशा देहाची प्राप्ती होते अणिमा गरिमा इत्यादिक विभुल्व सूचक योगफले प्राप्त होऊ लागली म्हणजे जपकर्त्याचे अंतःकरण त्यामध्ये रममाण होते हाच त्याला नरक होय यापासून त्याची मुक्ती होत नाही या फलांनी मोहित झाल्यामुळे जपकर्ता पुरुष अणिमादी फलांच्या लालसेने जप करू लागला म्हणजे ज्या फलाची त्याला अभिरुची असते ते फल उपभोगण्याला योग्य अशा देहाची त्याला प्राप्ती होते फलोपभोगाचा परिणाम फार वाईट असतो असे ज्याला ज्ञान नसते व म्हणूनच ज्याची बुद्धी फलोप फलोपभोगासक्त झालेली असते असा जपकर्ता पुरुष चंचल अशा अंतःकरणाच्याच धोरणाने वागतो व त्यामुळे त्याला अस्थिर अशा गतीची किंवा नरकाची प्राप्ती होते विषयोपभोगाचे परिणाम भयंकर असतात हे ज्यास कळून आले नाही असा अज्ञ जपकर्ता मोह पावतो आणि त्या मोहामुळे नरकप्राप्ती होऊन त्याला शोक करावा लागतो अंगी पूर्णपणे वैराग्य बांधले नसता बलात्कारानेच विषयांना झुगारून देऊन व मी जप करणार असा दृढनिश्चय करून जो जप करता जप करू लागतो त्यालाही नरकाची प्राप्ती होते युधिष्ठिर म्हणाला वाणीला अथवा मनाला अगोचर असणारे व प्रणवजपाच्या योगाने साध्य होणारे जे कुटस्थ परब्रह्म तद्रूपी बनून गेलेल्या जपकर्त्या पुरुषाला या नरकाचा उपभोग घेण्यासाठी पुनश्च शरीर ग्रहण करावे लागण्याचे कारण काय भीष्म म्हणाले जप करणे हे प्रशस्त आहे तथापि तो कामनिक बुद्धीने केला तर मात्र नाना प्रकारच्या नरकांची प्राप्ती होते असे सांगितले आहे कारण कामनिक बुद्धी म्हणजे केवळ रागलोभादी दोषांची मूर्तीच होय अर्थातच तिच्या योगाने प्राप्ती होणे साहजिकच आहे ओम तत्सत अध्याय एकशे अठ्ठ्याण्णवावा निरूपण युधिष्ठिर म्हणाला पितामह जपकर्त्या पुरुषाला कोणत्या प्रकारच्या नरकांची प्राप्ती होते हे श्रवण करण्याची मला उत्कंठा आहे तरी कृपा करून ते मला निवेदन करावे <clears throat> भीष्म म्हणाले हे निष्पापा तू धर्माचा अंशावतार असून प्रकृत्याच धर्मनिष्ठ आहेस यास्तव धर्मास मूलभूत जी श्रुती तिच्या अनुरोधाने मी जे सांगत आहे ते तू लक्षपूर्वक आहे बा युधिष्ठिरा चार लोकपाल शुक्र बृहस्पती मरुद्गण विश्वेदेव साध्य अश्विनी कुमार रुद्र वसु आणि इतरही स्वर्गवासी महाज्ञानी देवता यांची जी ही नाना प्रकारच्या आकारांची वर्णांची व अनेक प्रकारची फले देणारी स्थाने वाटेल तेथे नेता येणारी दिव्य विमाने सभा नाना प्रकारची उपवने व सुवर्णमय कमले आहेत ही सर्व परमात्म स्वरूप प्राप्तीपुढे नरकच होत परमात्मस्वरूपी जे स्थान आहे त्याला नाशरूपी भय नाही कारण ते कोणापासून उत्पन्नच झालेले नाही त्याला अविद्यादी क्लेशांचा संपर्क नाही त्याला काही प्रिय नाही आणि अप्रियही नाही कारण ज्यांच्या योगाने प्रियत्व अथवा अप्रियत्व उत्पन्न व्हावयाचे ते सत्वादी तीन गुणच त्याचे ठिकाणी नाही अर्थात ते त्रिगुणातीत आहे तसेच भूते इंद्रिये मन बुद्धी वासना वायू कर्म आणि अविद्या यापासून ते अलिप्त आहे ते ज्ञेय ज्ञान व ज्ञाता या भावांपासून मुक्त आहे त्याला दर्शन श्रवण मनन आणि विज्ञान यांचा संपर्कही नाही त्याचप्रमाणे पदार्थांचे दर्शन वगैरे होण्याला कारणीभूत जे रूपादी गुण तेही त्याच्या ठिकाणी नाहीत त्याला इष्टप्राप्तीपासून होणारे सुख नाही व इष्टवस्तूच्या उपभोगाने मिळणारा आनंदही नाही कारण त्याला इष्ट अशी वस्तूच नाही राजा त्या परमात्म्यापासून काल निर्माण होतो कालाची त्याजवर सत्ता नसते परंतु कालावर मात्र त्याचे प्रभुत्व असते स्वर्गावरही त्याचेच स्वामित्व आहे ज्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते तो त्याच्याच ठिकाणी लीन व म्हणूनच शोकमुक्त होतो अशा प्रकारचे हे श्रेष्ठ असे स्थान आहे व नरक हे पूर्वी सांगितल्या प्रकारचे आहेत याप्रमाणे मी तुला हे सर्व नरक अगदी बरोबर सांगितले आहे यांना नरक असे म्हणण्याचे कारण त्या परमात्मरूपी स्थानापुढे हे सर्व नरकतुल्य आहेत हेच होय ओम तत्सत